नमस्कार श्रोते हो टॉक शो विथ राम रैनामध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपल्याबरोबर अनोखे व्यक्तिमत्व जुडलेले आहेत त्यांचं नाव आपले पिंपरी चिंचवड शहराचे उपमहापौर माननीय तुषारजी हिंगे साहेब आहे तर तुषारजी हिंगे साहेब तुम्हाला एक प्रश्न आहे का ज्या पद्धतीने पिंपरी चिंचवड कर एकवीस दिवसाचं क्वारंटाईन यशस्वीरित्या पार पाडलाय आणि यानंतरचा जो तीन मे पर्यंत पाडणार आहे पण त्याबरोबर त्या सर्वांना काही प्रश्न असतात की कशा पद्धतीने आपली पिंपरी महानगरपालिका व सर्व आदर कार्यप्रणाली कशा पद्धतीने काम करत आहे तर ह्याच्यावरती तुम्ही जर काही उजळणी केली तर पिंपरी यांना खूप आनंद होईल आणि त्याबरोबरही जे ऐकणारे आपले सर्व श्रोते आहेत त्यांनाही खूप आनंद होईल प्रथम मी आपले आभार मानतो की आपण मला बोलायला संधी दिली त्याचप्रमाणे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या हाती जाणाऱ्या सर्व नागरिकांची मी शतशः ऋणी आहे कारण का चौदा तारखेपर्यंत आपण यशस्वीरित्या चांगल्या पद्धतीने क्वारंटाईनचं पालन पालन केलंय आणि याच्या काळात भविष्यात पण आपण ते पालन करू अशी अपेक्षा व्यक्त करतो त्याचप्रमाणे आज आपण जर का बाकीच्या शहरांची तुलना केली त्या तुलनेत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे जे रुग्ण मिळून आले आपल्याला त्यापैकी बऱ्यापैकी रुग्ण चांगले होऊन आपापल्या घरी गेलेले आहेत आपण फक्त एक रुग्ण आपल्याकडून दगावला गेलेला आहे त्यामुळं तसं बघता आपण कोरोनावर चांगल्या पद्धतीने मात करतोय पिंपरी चिंचवड महानगरपालिका असं म्हणायला काय हरकत नाही खूप खूप चांगली गोष्ट सांगितली महापौर साहेब तुम्ही कारण पिंपरी चिंचवडकरांना हे एक दिलासा सारखं आहे कारण आपल्या पिंपरी चिंचवड शहरामध्ये आपण जे लॉकडाऊनची सिच्युएशन आहे ते आपण पूर्णपणे पालन केली आणि त्याच्यामध्ये जे तुम्ही सांगितलं की ज्यामध्ये आपलं एकच रुग्ण दगावला त्याचं वय सुद्धा थोडंसं जास्त होतं आणि ते आपल्या पूर्ण भारतामध्ये जी सिच्युएशन चालू आहे त्या सिच्युएशन ला जर आपण अनुसरलं तर आपण खूपच चांगल्या पद्धतीने पिंपरी चिंचवड शहर या लॉकडाऊनचं पालन करत आहे तर मला एवढं सांगायचं आहे की पिंपरी चिंचवड मध्ये जे शहरी भागामध्ये आहे आणि पिंपरी चिंचवड आजूबाजूला जे ग्रामीण भाग आहे त्या सर्व लोकांना जे दवाखाना ही जी सुविधा आहे हे कशा पद्धतीने पिंपरी चिंचवड शहर त्यामध्ये पूर्ण वाटचाल करत आहे जरा त्याबद्दल सांगितलं तर खूप बरं होईल आता आपण दवाखाना आपल्या दारी अशी एक संकल्पना आपण राबवतोय त्यामध्ये फोर्स मोटर्स आणि जैन संघटना यांनी सहभागी करून आपल्याला त्यांनी आतापर्यंत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला सात ते आठ अँब्युलन्स दिलेले आहेत त्या अँब्युलन्स मध्ये असणारे डॉक्टर हे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आहेत ते प्रत्येकाला जाऊन चेक करतायत की काय प्रॉब्लेम आहे का त्याचप्रमाणे आता आपण जी भाजी मंडईत गर्दी होतीये ती गर्दी हो-, कमी होण्यासाठी आपण शहरात विविध भागात जिथं मोठ्या जागा पिंपरी महानगरपालिकेच्या आहेत तिथे आपण एक वीस वीस फुटाचा अंतर मार्किंग करून एक एक भाजीवाला तिथं आपण बसवतोय कारण का आपण याचबरोबर जे शेतकऱ्यांनी वर्षभर पिकासाठी जे कष्ट घेतले त्यांच्याकडे पण आपण चांगल्या पद्धतीने बघितलं पाहिजे. जर का आज शेतकरी जो भाजी पिकवतोय ती शेतात राहण्यापेक्षा आज लोकांपर्यंत कशी पोहोचवता येईल यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रयत्न करते आणि हे करत असताना बरोबर डिस्टन्स असेल तो आम्ही पाळतोय पिंपरी चिंचवड महानगरपालिका त्याचं मार्किंग करतोय भाजीवाला जो बसेल त्याच्यावर एक वीस फुटाचं अंतर असेल अशा पद्धतीने शहरात आपण भाजीचं करतोय ह्याच्या मागचं कारण असं आहे की आपण भाजीवाला भाजी घेताना जे नागरिक आत जातील ते पूर्ण चेकिंग करण्यासाठी आपण एक टीम तिथे ठेवतोय जेणेकरून आपल्याला शहरामध्ये विविध ठिकाणी रोज कमीत कमी एक दहा ते पंधरा हजार वीस हजार लोक आपल्याला चेक करता येतील की त्यांचं टेम्परेचर कसं आहे हा आमचा मेन उद्देश आहे आणि त्याचबरोबर शेतकऱ्यांना पण आपल्याला बाजारपेठेत चांगल्या पद्धतीने निर्माण करून देता येईल अशी आमची संकल्पना आहे खूपच छान तुम्ही ज्या पद्धतीने उपक्रम चालू केलेत तर दवाखाना तुमच्या दारी आणि भाजी मंडई सुद्धा तुमच्यासाठी असं संरक्षित करून ज्या पद्धतीने तुम्ही सगळं सगळ्या गोष्टी पिंपरी चिंचवडकरांसाठी करताय हे खूपच म्हणजे त्याला म्हणू शकतो आपण चांगल्या पद्धतीने त्याला ऍडमिनिस्ट्रेशन ज्याला म्हणू शकतो आपण ती गोष्ट करताय उपमहापौर साहेब तुम्हाला एकच मला विचारायचं आहे की आपली जी सिस्टम आहे ज्या पद्धतीने पूर्ण देशभरामध्ये चालू आहे की ज्यामध्ये भरपूर किट जे आहे टेस्टिंग किट तर आपल्या पिंपरी चिंचवडमध्ये टेस्टिंग किटचा काही जो काउंट आहे तो आपल्याकडे येतो आहे आपल्याकडे बरोबर दवाखान्यामध्ये जे नर्सेस आहेत जे डॉक्टर्स आहेत त्यांच्यासाठी ज्या सुखसुविधा पाहिजेत ज्या करोनाशी लढण्यासाठी आणि ज्या काही प्रोटेक्शन केअर पाहिजे त्या सगळ्या गोष्टी आपल्या पिंपरी चिंचवडकरांचे डॉक्टर्स आणि नर्सेससाठी आणि जे शिपाई आहेत जे खालचे लोक काम करत आहेत त्यांच्यासाठी काही उपक्रम तुम्ही केलेत का सर मी आपल्याला सांगू इच्छितो की पिंपरी चिंचवड महानगरपालिका जे आरोग्य विभागाचे आणि वैद्यकीय विभागाचे जे कर्मचारी आहेत त्यांना आम्ही पूर्ण सॅनिटायझर पूर्ण किट आम्ही देण्याची व्यवस्था केलेली आहे त्याचप्रमाणे वायसीएम आपण पूर्ण रुग्णालय करण्यासाठी करतोय आता आपण एकवीसशे लोकांची तयारी पूर्ण केली एकवीसशे पेशंट आले तर काय करू शकतो याची पूर्ण तयारी आमची झालेली आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची आम्ही तयारी तयारीत आहोत पण तेवढे रुग्ण काय आपल्याकडे येणार नाही अशी आम्हाला खात्री आहे. त्याच पद्धतीने जे पोलीस कर्मचारी आहेत जे रात्रंदिवस आपल्यासाठी कष्ट करतात ते त्यांना पण आम्ही सॅनिटायझर असेल किंवा तिथं असणारे त्या चेकपोस्टवर असणारे आम्ही आता नवीन उपक्रम करतो तिथं पण आम्ही त्यांना चेकिंगची मशीन देतोय जे टेम्परेचर चेक करण्याची म्हणजे जे लोक बाहेर पडतात तिथे तिथं पण चेक होतील त्यांचं नाव नंबर लिहून आम्ही त्या पद्धतीने तिथं करतोय. खूपच छान कारण जे जे डॉक्टर्स आहेत जे पोलीस कर्मी आहेत आणि त्याच्याबरोबर नर्सेस आहेत आणि त्यांच्या खाली जे काम करणारे सफाई सफाई कर्मचारी असतील किंवा बाहेरचे कर्मचारी असतील त्यांच्यासाठी तुम्ही सर्व गोष्टी उपलब्ध करून दिलेत हे ऐकून सर्व पिंपरी चिंचवडकर आणि या शहरामध्ये किंवा ग्रामीणमध्ये राहणाऱ्या सर्व लोकांना खूपच निश्चिंत असं वाटलेलं असेल आणि याबरोबरच मला तुषारजी साहेब तुम्हाला एकच विचारायचं आहे की जे जे जे प्रवासी लोक आहेत जे लोक पिंपरी चिंचवडमध्ये कारण आपली ही औद्योगिक नगरी म्हणून ओळखली जाते ज्यामध्ये इंडस्ट्री आहेत इंडस्ट्री बरोबर भरपूर अशी आय टी कंपनीजचे लोक आहेत किंवा बाकी सर्व गोष्टी आहेत त्यामध्ये मजदूर हा भाग खूप मोठा आहे आणि या भागामध्ये लोकांचं ज्या दिवशी लॉकडाऊन झालं त्या दिवसानंतर सर्व लोकांनी त्याचं पालनही केलंय आता अशा लोकांसाठी पिंपरी चिंचवड शहराचे उपमहापौर असून तुमच्या आणि तुमच्या सर्व जे ऍडमिनिस्ट्रेशन आहे हे त्यांच्यासाठी काय असे उपक्रम केलेले आहे त्याच्याबद्दल जर थोडी थोडी माहिती दिली तर खूपच बरं होईल सर आपण मी आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की पिंपरी महानगरपालिका इस्कॉन आणि बजाज असं ह्या तिघांनी मिळून आम्ही रोज कमीत कमी पंचवीस ते तीस हजार लोकांचं जेवण तयार करून आम्ही पिंपरी शहरात चाळीस ठिकाणी डिस्ट्रीब्यूट करतोय जे काम जे कामगार आज शहरात आलेत पण त्यांना बाहेर जाता येत नाहीये तर त्यांची पूर्ण जेवणाची व्यवस्था आम्ही जवळजवळ पंचवीस ते तीस हजार यांची पिंपरी चिंचवड महानगरपालिका इस्कॉन आणि बजाज ग्रुप हे करत आहोत त्याचप्रमाणे विविध संस्था ह्या कमीत कमी पंधरा ते वीस हजार असे टोटल पन्नास हजार लोकांपर्यंत जेवण आम्ही पुरवतोय त्याच पद्धतीने आम्ही तीन आम्ही कॉल सेंटर चालू केलेलं आहे ज्या वयोवृद्ध आजी आजोबा आहेत त्यांची मुलं बाहेरच्या देशात कामाला आहेत त्यांच्याकडे येणाऱ्या मावश्या येऊ शकत नाही त्यांच्या घरी त्यांना पण आम्ही घरपोच पूर्ण टिफिन देण्याची व्यवस्था पिंपरी चिंचवड मार्फत करत आहोत. खूपच छान म्हणजे हे ऐकून सर्व पिंपरी चिंचवड शहरातले सर्व लोक खूपच आनंदी होतील की ज्या पद्धतीने जे मजदूर आहेत जे जे लोकांना ज्या लोकांना अशी काही सुख सुविधाबद्दल माहिती नसेल तर कॉल सेंटर नंबरही आम्हाला कळू शकेल तर खूपच बरं होईल आणि त्याबरोबरच मला असं वाटतं की पिंपरी चिंचवडची जी वेबसाईट आहे त्याच्यावरतीही तुम्हाला भरपूर माहिती मिळतील आणि आज आज जो जो जमाना आहे या जमानामध्ये सगळ्या गोष्टी तुम्हाला आजकाल फोनवर उपलब्ध आहे आरोग्य सेतूबद्दल तुम्ही काय सांगाल पिंपरी चिंचवडकर पिंपरी चिंचवड शहरातील सर्व नागरिकांना मी सांगू इच्छितो की आज जो आरोग्य सेतू जो माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी मोदी साहेबांनी जो केलेला आहे तो प्रत्येकाने डाउनलोड करून त्यात आपली माहिती भरावी जेणेकरून आपल्याला काय पद्धतीने शहरातला डाटा एक गोळा होईल कुणाचे काय टेम्परेचर आहे कुणाला काय आजार आहे जेणेकरून त्याला आपल्याला टार्गेट करता येईल की समजा आता सगळ्यात जास्त आपल्याला काळजी घ्यायचं घ्यायची आहे ती यांची घ्यायची जे आपले ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांची घ्यायची ज्यांना बीपी शुगर ज्यांना किडनीचा त्रास आहे बाकीच्या काही गोष्टी ज्यांना आजार आहेत त्यांची आपल्याला विशेष काळजी घ्यायची आहे हा सगळ्यात मोठा टास्क आपल्यासाठी असेल तर तो आपल्याला सेतू जो आरोग्य सेतू आहे त्यामार्फत आपली ती माहिती दिली तर आपली ती केंद्र सरकारकडे जमा होईल आणि त्यांना आपल्याला विशेष त्यांच्याकडे जास्त लक्ष देता येईल यासाठी माझी आपल्या सर्व पिंपरी घरातल्या सर्व नागरिकांना आव्हान आहे की आपण हा आरोग्य सेतू डाउनलोड करून त्याच्यात आपण माहिती डाऊनलोड करावी बरोबर आहे खूप छान बोलले तुषारजी साहेब की तुम्हाला मला एवढं सांगायचं आहे की काही लोक काय करतायत आरोग्य सेतू हा जो ऍप डाउनलोड करतायत पण ते त्यांची स्वतःची माहिती टाकतायत पण त्यांच्या घरी आई आहे वडील आहेत बायको आहे काका आहे चाचा त्यांच्या बरोबर भरपूर कधी कधी फोन नसतं तर ते स्वतःची माहिती टाकतात आणि ते दुसऱ्यांची माहिती टाकत नाही तर अशा लोकांना मला असं वाटतं की तुम्ही जे सांगितलं की त्यांनी तुम्ही जर बरे असाल की तुम्ही चांगले असाल तर अशा लोकांची माहिती द्या जे ओल्ड आहे त्यांची की जेणेकरून ती माहिती जर खरंच आजारी असतील तर या आरोग्य सेतूद्वारे लोकांपर्यंत पोहोचू शकेल कारण लोक मध्ये घरामध्ये पाच लोक आहेत तर मला असं वाटतं आरोग्य सेतूमध्ये काय अशी सिस्टम आहे का की पाच लोकांची माहिती आपण त्याच्यामध्ये ऍड करू शकतो आतापर्यंत आपण जे म्हणजे मी स्वतः जे केलं तर एकाच एकाच माणसाची होती पण मी नक्कीच त्याचा पाठपुरावा करून किंवा आपण जी सूचना दिली त्याच्या नक्कीच आम्ही असेल तर चांगलीच गोष्ट आहे नसेल तर आम्ही नक्कीच पुढे इम्प्लिमेंट करण्यासाठी आम्ही हो. आपली हो. सूचना नक्की कारण आम्ही जर सांगितलं तर ती फक्त माहिती एक माहिती प्रमाणे राहते जर तुम्ही तुमच्याकडनं जर ही पाठपुरावा जर पुढे दिला कारण काय होतं की प्रत्येक घरामध्ये एक मोबाईल असतो किंवा दोन मोबाईल असतील किंवा तीन मोबाईल असतील पण प्रत्येक जण काय मोबाईल वापरत नाही तर बहुतेक असं सगळ्यांची माहिती एका परिवारची माहिती एका मोबाईलमध्ये असेल तर मला असं वाटतं की हा जो पाठपुरावा आहे हा जो डॉक्टर्स लोकांना जो सपोर्ट आहे ऍडमिनिस्ट्रेशन लोकांना जो सपोर्ट आहे तो चांगल्या पद्धतीने करता येईल आणि ज्यामध्ये ह्या करोनाशी आपण जो लढा दिला आहे तो लढा अजून चांगल्या सक्सेसफुली करू शकतो मला असं वाटतंय नक्कीच नक्कीच सर नक्कीच आपण जी जी आम्हाला माहिती दिली आहे जी आपल्या कल्पना आहेत त्या नक्कीच आम्ही भविष्यात इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न करू त्याच पद्धतीने आपल्याला त्याच पद्धतीने आपल्याला एक सांगू इच्छितो की जे आमच्याकडे आरोग्य कर्मचारी आहेत त्याचप्रमाणे वैद्यकीय कर्मचारी आहेत आणि जी सिक्युरिटी आहे आम्ही त्यांच्यासाठी एक एक कोटीचा कवच केंद्र सरकारने जाहीर केलेलं आहे. त्यामध्ये पन्नास लाख रुपये हे केंद्र शासन केंद्र सरकार देणार आहे. पंचवीस लाख रुपये पिंपरी महानगरपालिका देणार आहे आणि त्या वारसाला ज्या माणूस त्या करोनामध्ये दगावला जाईल त्याच्या फॅमिलीतला एक मुलगा कामाला वारस कामाला घेऊ असं आम्ही डिक्लेअर केलेलं आहे. पण आमचं प्लस पॉईंट असा आपल्याला सांगू इच्छितो मी की हे आम्ही जे कॉन्ट्रॅक्टर लोक आहेत त्यानंतर जी लोक काम करतायत आरोग्य विभागीय असो किंवा वैद्यकीय असो किंवा सिक्युरिटी असो आणि आपण दोनशे होमगार्ड जे आपण आपल्याकडे आता घेतलेले आहेत आम्ही त्यांच्यासाठी पण हा कवच लागू केलेला आहे खूप छान म्हणजे जे मी आता तेच विचारणार होतो की फायनान्शियल हा खूप मोठा भाग असतो कुठल्याही फॅमिलीसाठी आणि फायनान्स आणि पैसे जर नसेल तर माणूस जो आतमध्ये लॉकडाऊन मध्ये बसलाय त्याला एक नवीन स्फूर्ती येत नाही आणि काही चांगली गोष्टी करण्यासाठी काही नवीन वाटचाल करता येत नाही मला असं वाटतं की फायनान्शियलच्या गोष्टी जर पिंपरी चिंचवड शहरामध्ये महानगरपालिका आणि जी स्टेट गव्हर्नमेंट आणि जी नॅशनल मध्ये जे आहे गव्हर्नमेंट त्यांनी जर जो काय उपक्रम केलेत जर ते तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचले जसं तुम्ही म्हटले होमगार्ड आणि काही कॉन्ट्रॅक्टवरती जे काम करणारे लोक आहेत तर मला असं वाटतं खूप चांगलं असं काम करत आहेत पिंपरी चिंचवडचे सर्व जे अधिकारी आहेत आणि आपले जे आता माहिती जे देत आहेत जे आपले तुषारजी हिंगे साहेबांनी जशा पद्धतीने सांगितलं की सर्व गोष्टी ते सर्व लेवलवरती करण्याचा ते पूर्ण प्रयत्न करता येत आहे त्यामध्ये काही उणी किंवा काही चुकीच्या गोष्टी जर झाल्या असतील तरी त्यासाठी मला असं वाटतं कुठलं तरी एक प्लॅटफॉर्म असेल ज्यामध्ये लोक तुमच्या बरोबर किंवा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला डायरेक्ट थेट असे भेटू शकतात असं काय आहे भेटू शकणं म्हणजे की डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकतात असं काय आहे प्लॅटफॉर्म ज्या लोकांना सर आम्ही एक स्मार्ट सारथी म्हणून एक वेबसाईट तयार केलेली आहे अच्छा त्याच्यात आम्ही लोकांना आवाहन पण केले की कुणी ड्रायव्हर असेल स्वयंसेवक म्हणून येणार असेल कुणी आरोग्य विभागासाठी येणार असेल कुणी वैद्यकीय विभागासाठी येणार असेल तर असं आम्ही आवाहन केलं होतं तर आम्हाला कमीत कमी आता पंधराशे ते सोळाशे लोकांनी आम्ही स्वयंपूर्तीनेच काम करायला तयार आहे असं आम्हाला त्यांनी दिलेलं आहे आमचं त्याचं शॉर्टिंग चालू आहे जशी आम्हाला गरज पडेल तसं आम्ही त्यांना कॉल करणार आहे तर माझं आपल्या निमित्तानं सांगू इच्छितो मी सगळ्यांना की smart Sarathi PCMC smart Sarathi म्हणून एक ऍप आहे तो आपण डाउनलोड केला तर बऱ्यापैकी त्याच्यावरून आपल्याला आम्ही एक वॉर रूम केलाय त्याच्यात करण्याची काय स्थिती आहे आज शहराची त्याच पद्धतीने आपल्याला आपल्या शेजारी असणारे ग्रोसरी शॉप कोणते कोणते आहेत कोणते कोणते ग्रोसरी शॉप आपल्याला होम डिलिव्हरी देऊ शकतात त्याला सगळं त्याच्यावर आम्ही जेवढा शक्य आहे तेवढा मी प्रयत्न केलेला आहे त्याच्यात खूपच छान टेक्नॉलॉजी हे माणसाला जवळ आणते आणि टेक्नॉलॉजी ही माणसाची एक सारथी असते ह्याचा एक खूपच चांगला एक्झाम्पल म्हणजे पिंपरी चिंचवड शहरामध्ये जी महानगरपालिका आहे पीसीएमसी सारथी ऍप म्हणून लॉन्च केलंय आणि मला असं वाटतंय की जे काही लोक आहेत ज्यांना काही फायनान्शियल इश्यू आहेत जे कॉन्ट्रॅक्टर वरती आहेत आणि ज्यांना ज्या ज्या गोष्टी माहिती करून घ्यायची आहे त्यांनी असा हा एक ऍप डाऊन डाउनलोड करून घ्यावं आणि डाउनलोड करून जे नंबर दिले असतील त्या नंबरवरती संपर्क साधून तुमचे जे काही प्रॉब्लेम असतील जे काही गोष्टी असतील ते त्यांच्याबरोबर शेअर करा पिंपरी चिंचवड शहर तुमच्या बरोबर आहे आणि हे हे जी ग्वाही जी आहे आज आमचे उपमहापौर आमच्या बरोबर बोलत असताना आम्हाला ह्याची पूर्णपणे दखल आहे की ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थितपणे होत असतील आणि मला असं अजून एक विचारायचं आहे की जे काही संस्था आहेत आपल्या पिंपरी चिंचवड हे पुणे हे एज्युकेशनचं माहेरघर आहे आणि एज्युकेशन म्हटलं तर सर्व महाराष्ट्रामधून सुद्धा नाही पण पूर्ण देशामधनं आपल्याकडे विद्यार्थी विद्यार्थिनी कॉलेज आणि हे सगळे जे विद्यार्थिनी आहेत ते सगळे आहेत त्यांच्यासाठी तुम्हाला काय असे दोन शब्द बोलता आले तर खूप बरं सर्व विद्यार्थ्यांना माझं एवढंच म्हणणं आहे की आपण घाबरून जाऊ नये आपल्याला काही अडचण असेल काय असेल मी आज राम सरांच्या मार्फत मी आपल्याला त्यांच्याकडनं मी तुम्हाला नंबर सगळे देतो जे आमचे कॉल सेंटरचे आहेत तुमचे जे काय प्रॉब्लेम असतील जेवण असेल जे काय असेल ते नक्कीच पिंपरी महानगरपालिका आपल्या बरोबर आहे आम्ही आपले सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करून जोपर्यंत आपण ह्या पूर्ण करोवर मात करत नाही तोपर्यंत पिंपरी चौड महानगरपालिका ही कायम आपल्या बरोबर असेल खूपच छान सगळे जे जेवढे विद्यार्थी आहेत जेवढे जे टीचर्स आहेत त्या सर्वांना आपले उपमहापौर साहेबांनी हे सांगितलं आहे की तुम्ही काळजी करू नका आणि सगळ्या ज्या गोष्टी आहेत ते व्यवस्थितपणे आपले होतील ज्यावेळेस सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील त्यावेळेस आपलं पिंपरी चिंचवडचं नाव पूर्ण देशामध्ये होईल की ज्या पद्धतीने आपण ऍडमिनिस्ट्रेशन आणि या सगळ्या गोष्टी हँडल केलेत आणि ह्या सर्व गोष्टी येणाऱ्या काळामध्ये एक एक्झाम्पल सेट होईल की अशी काही घटना जर पुढे घडली तर आपण सर्व पिंपरी चिंचवडकर आपल्या गव्हर्नमेंट बरोबर आणि आपल्या गव्हर्नमेंटच्या सर्व नियमावली सांभाळून आपण सगळ्यांचे पालन करून याच्याबरोबर एक साथ म्हणून आपण देतोय तर मला असं वाटतंय की आपल्या बरोबर जे पिंपरी चिंचवड सराचे उपमहापौर तुषारजी हिंगे साहेब आपल्याबरोबर जुडले आहेत आज आणि मला असं वाटतंय की या रेडिओच्या माध्यमातून भरपूर लोकांपर्यंत तुमचा आवाज पोचेल सर आणि पुणेरी आवाज जी आहे पिंपरी चिंचवडकरांची जी आवाज आहे ती आवाज आज तुमच्या मार्फत या सर्वांबरोबर पोचेल जाता जाता तुम्हाला काही मेसेज द्यायचा असेल काही गोष्टी तुम्हाला सांगायचे असतील की जे पिंपरी चिंचवड शहराचे सर्व जे ग्रामीण भागामध्ये आहे शहरी भागामध्ये आहे की जे लोक ह्या लॉकडाऊन मध्ये जे अजून ऍडिशनल लॉकडाऊन झालंय अठरा अठरा एकोणीस दिवसाचा अजून तीन मे पर्यंत जो ऍडिशनल लॉकडाऊन झालाय त्यांच्यामध्ये एक मानसिक वेगळं एक आघात असतो की अरे आता आपण आपण एवढे दिवस कसं थांबणार आपलं काय होणार आपलं जॉबचं काय होणार भरपूर काय गोष्टी असतात ज्या लोकांना एक एक वेगळं एक मेंटल शॉक ज्याला म्हणतो आपण मेंटल लॉकडाऊन पण म्हणतो एक फिजिकल लॉकडाऊन पण म्हणतो असं होतं तर मला असं वाटतं की जाता जाता आपण पिंपरी चिंचवड शहराचे चे लोकांसाठी तुम्ही काय असं संदेश द्याल सर <clears throat> माझं एवढंच आपल्या जेवढे आपलं चॅनलवर जेवढे ऐकतात ते पिंपरी चिंचवड शहरच नसून जे कोणी ऐकत असेल त्यांना माझी खरंच नम्र विनंती आहे की आपण माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांनी ज्या पद्धतीने चौदा तारखेपर्यंत लॉकडाऊन सांगितला होता तो आपण सर्वांनी यशस्वीरित्या पार पाडलाय त्याचप्रमाणे आता त्यांनी चौदा तारखेला सकाळी दहा वाजता माननीय पंतप्रधान साहेबांनी सांगितलं की तीन मे पर्यंत आपण लॉकडाऊन करायचं आहे हे करत असताना नक्कीच त्यांचा उद्देश हा आपलं भारत आज तुम्ही बघताय सगळेजण की आज बाहेरच्या देशांची परिस्थिती काय त्या तुलनेत आपण खूप कमी आहोत याचं पूर्ण श्रेय माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी असतील आणि राज्य सरकार असं यांना द्यायला हवं आपल्याला मी सांगू इच्छितो की हे सर्व चाललंय हे आपल्या सगळ्यांच्या समृद्धीसाठी आरोग्यासाठी चालू आहे तर आपण असंच तीन तारखेपर्यंत लॉकडाऊन हा यशस्वी करावा असंच मी आपल्याला या निमित्ताने सांगू इच्छितो आणि आपण बाकीची कुठलीही काळजी करण्यापेक्षा आता आपलं आरोग्य चांगलं असेल तर आपण नक्कीच भारत हा यशस्वीरित्या समृद्धीकडे जाईल एवढंच मी आपल्याला या निमित्ताने सांगू इच्छितो धन्यवाद धन्यवाद साहेब जाता जाता एक अजून एक प्रश्न आलेला आहे असा प्रश्न आलेला आहे की जे वीस तारखेनंतर आपले काही इंडस्ट्री चालू होतील का आपले काही गोष्टी चालू होतील का कारण हा एक सगळ्यात मोठा प्रश्न असतो की कुठं कुठली गोष्ट चालू होईल मला असं वाटतं की गव्हर्नमेंट ऑफ इंडिया जे निर्धारित करतील त्याप्रमाणे आपण चालूच पण तुमच्या मतानुसार काय पॉसिबिलिटीज आहेत कसं आहे की त्याच्यात माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी असतील त्याचप्रमाणे मुख्यमंत्री उद्धवजी साहेब ठाकरे असतील हे नक्कीच त्यांना पण ह्या गोष्टीचा थोडा आज जे सर्व कर्मचारी आहेत किंवा जो होणारा आर्थिक नुकसान आहे हे जे लक्षात घेऊन आज शेतकरी असेल किंवा पूर्ण इंडस्ट्री असेल याचा कसा साम्य घडेल किंवा कसं आपण यातनं जो इकॉनॉमिक ज्या पद्धतीने आपली खाली येते जो इकॉनॉमिकचा जो त्रास आपल्या सगळ्यांना दिसतोय हा कशा पद्धतीने वीस तारखेनंतर ते हँडल करतील हे तेव्हा असणारी जी राज्यांची परिस्थिती आहे प्रत्येक त्याच्यावर नक्कीच ठरेल तर तुम्ही ऐकत होते माननीय उपमहापौर तुषार झिंगे साहेबांना talk show with Ram Raina या मध्ये त्यांनी पूर्ण पिंपरी चिंचवड शहराचे सर्व नागरिकांना महानगरपालिका व अदर जे संयोजक आहेत त्यांनी कशा पद्धतीने पिंपरी चिंचवड शहरामध्ये व त्याच्या शहराच्या बाहेर कोविड नाईन्टीनचा लढा देत आहे तर धन्यवाद साहेब आणि यानंतर आपण पुन्हा एकदा एका नवीन व्यक्तिमत्वाबरोबर भेटूया नवीन विषयाबरोबर भेटूया तर ऐकत रहा Puneri Awaaz one zero seven point eight F M with Ram Raina खुश रहो खुशियां वाटो